ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सोळावा परशुरामाकडून क्षत्रियांचा संहार आणि विश्वामित्राच्या वंशाची कथा शुकाचार्य म्हणाला परीक्षिता आपल्या पित्याने दिलेल्या या शिक्षेचा भगवान परशुरामाने जशी आपली आज्ञा म्हणून स्वीकार केला त्यानंतर एक वर्षपर्यंत तीर्थयात्रा करून तो आपल्या आश्रमात परत आला एकदा रेणुका गंगेवर गेली होती गंधर्व राज चित्ररथ कमळ पुष्पांची माळ घालून अप्सरास विहार करीत आहेत असे तिने तिथे पाहिले ती पाणी आणण्यासाठी नदीवर गेली होती परंतु तिथे जलक्रीडा करीत असलेल्या गंधर्वाला उत्कंठेने पाहू लागल्यामुळे हवनाच्या वेळेचा तिला विसर पडला हवनाची वेळ टळून गेली आहे असे पाहून ती महर्षी जमदग्नी शाप देतील असे वाटून भयभीत झाली लगेच येऊन पाण्याचा कलश महर्षीच्या समोर ठेवून ती हात जोडून उभी राहिली पत्नीचा मानसिक व्यभिचार जाणून जमदग्नी क्रोधाने म्हणाला पुत्रांनो या पापिनीला ठार करा परंतु त्याने तसे केले नाही यानंतर पित्याच्या आज्ञेनुसार परशुरामाने मातेसह सर्व भावांनाही मारून टाकले कारण आपल्या पित्याचे योग सामर्थ्य आणि तपश्चर्याचा प्रभाव तो चांगल्या प्रकारे जाणत होता या कृत्यामुळे सत्यवती नंदन जमदग्नी प्रसन्न झाला आणि म्हणाला पुत्रा तुझी इच्छा असेल तोवर माग परशुराम म्हणाला तात माझी आई आणि सर्व बंधू जिवंत होवत तसेच मी त्यांना मारले होते याची त्यांना आठवण न उरू परशुरामाने असे म्हणताच झोपेतून उठावे त्याप्रमाणे सगळे सहजासहजी सुखरूप उठून बसले परशुरामाने आपल्या पित्याचे तपोबल जाणूनच आपल्या नातलगाचा वध केला होता परीक्षिता सहस्र अर्जुनाचे जे पुत्र परशुरामाकडून हार खाऊन पडून गेले होते त्यांना आपल्या पित्याच्या वधाची आठवण होऊन एक क्षणभर सुद्धा चैन पडत नसे एके दिवशी परशुराम आपल्या भावासह आश्रमाच्या बाहेर वनामध्ये गेला होता ही संधी साधून सूड उगवण्यासाठी सहस्त्रभाऊची मुले तिथे येऊन पोचली त्यावेळी जमदग्नी अग्निशाळेमध्ये पवित्र कीर्ती भगवंताचेच चिंतन करण्यात मग्न होऊन बसला होता त्याचवेळी त्या पाप्यांनी त्याला मारले परशुरामाची माता रेणुका दीनपणे त्यांना प्रार्थना करीत होती परंतु ते नीच बळजबरीने जमदग्नीचे मस्तक तोडून घेऊन गेले सती रेणुका शोकाने अत्यंत व्याकुळ झाली ती हाताने आपली छाती बडवीत रामा पुत्रा रामा लवकरी अशा हाका मारत जोर जोराने रडू लागली परशुरामाने लांबूनच आईचा हे राम असा करुण आक्रोश ऐकला आणि तातडीने आश्रमात येऊन पाहिली तर पित्याला मारले आहे त्यावेळी परशुरामाला अत्यंत दुःख झाले त्याचबरोबर क्रोध असहिष्णुता मानसिक व्यथा आणि शोकावेगाने तो दिग्मूट झाला हाय तात आपण महात्मे व धर्मनिष्ठ होता आपण आम्हाला इथे सोडून स्वर्गात का बरे निघून गेलात अशा प्रकारे विलाप करून त्याने पित्याचे शरीर आपल्या भावाकडे सोपवले आणि स्वतः हातात परशू घेऊन क्षत्रियांचा संहार करण्याचा निश्चय केला परीक्षिता परशुरामाने महिष्मती नगरीत जाऊन सहस्रभाऊ अर्जुनाच्या मुलांच्या छाटलेल्या मस्तकाने नगरीच्या मधोमध एक मोठा पर्वतच उभा केला त्या नगराची लक्ष्मी त्या ब्रह्मघाती क्षत्रियामुळे नष्ट झाली होती त्यांच्या रक्ताची एक मोठी भयंकर नदी वाहू लागली तिला पाहूनच हृदय भयाने कापत असे भगवंताने पाहिले की सध्या क्षत्रिय अत्याचारी झाले आहेत म्हणून हे राजन त्याने आपल्या पित्याच्या वधाचे निमित्त करून एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आणि समंत पंचकात नऊ डोह रक्ताने भरून टाकले परशुरामाने आपल्या पित्याचे मस्तक आणून ते त्यांच्या धडाला जोडले आणि यज्ञाच्याद्वारे सर्व देवमय आत्मस्वरूप भगवंताचे पूजन केले यज्ञामध्ये त्याने पूर्व दिशा होत्याला दक्षिण दिशा ब्रह्मदेवाला पश्चिम दिशा अध्वर्मीला आणि उत्तर दिशा सामगान करणाऱ्या उद्गात्याला दिली तसेच आग्नेय इत्यादी उपदिशा ऋत्विजांना दिल्या कश्यपांना मध्यभूमी दिली उपद्रष्ट्याला आर्यावर्त दिले आणि दुसऱ्या सदस्यांना राहिलेले भूभाग दिले त्यानंतर यज्ञाचे शेवटचे स्थान करून तो सर्व पापातून मुक्त झाला आणि ब्रह्मनदी सरस्वतीच्या तटावर ढग नसणाऱ्या आकाशातील सूर्याप्रमाणे शोभू लागला महर्षी जमदग्नीला स्मृतिरूप शरीराची प्राप्ती झाली परशुरामाकडून सन्मानित होऊन तो सप्तर्षीच्या मंडळात सातवा ऋषी झाला परीक्षिता कमललोचन जमदग्नी नंदन भगवान परशुराम पुढील मनवंतरामध्ये सप्तर्षीच्या मंडळात राहून वेदांचा विस्तार करेल तो आज सुद्धा कोणालाही शासन करण्याचा विचार न करता शांत चित्ताने महेंद्र पर्वतावर निवास करीत आहे तिथे सिद्ध गंधर्वानी चारण त्याच्या चरित्राचे मधुर स्वरात गायन करीत असतात सर्व शक्तिमान विश्वात्मा भगवान श्रीहरीने अशा प्रकारे भृगुवंशामध्ये अवतार घेऊन पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा अनेक वेळा वध केला प्रज्वलित अग्निप्रमाणे परम तेजस्वी विश्वामित्र गाधीचे पुत्र झाले त्यांनी आपल्या तपोबलाने क्षत्रियत्वाचा त्याग करून ब्रह्मतेज प्राप्त करून घेतले परीक्षिता विश्वामित्रांना शंभर पुत्र होते त्यापैकी मधल्या पुत्राचे नाव मधुच्छंद होते म्हणून सर्व पुत्र मधुच्छंद या नावानेच प्रसिद्ध झाले भृगुवंशी अजिगर्ताचा पुत्र जो शुनशेप त्याचा विश्वामित्राने पुत्र म्हणून स्वीकार केला त्याचे एक नाव देवराज असेही होते विश्वामित्र आपल्या पुत्रांना म्हणाले तुम्ही याला आपला थोरला भाऊ समजा जो हरिश्चंद्राच्या यज्ञामध्ये यज्ञ पशु म्हणून विकत आणला होता तोच हा प्रसिद्ध भृगुवंशी क्षुनशेप होय विश्वामित्राने प्रजापती वरुण इत्यादी देवांची स्तुती करून त्याला पाशबंधनातून सोडवले हाच शुनशेप देवतांच्या यज्ञात देवानी विश्वामित्राला दिला होता म्हणून देवे राता या उत्पत्तीनुसार गाधी वंशामध्ये हा तपस्वी देवरात नावाने विख्यात झाला विश्वामित्रांच्या पुत्रामध्ये जे ज्येष्ठ होते त्यांना शूनशेपाला मोठा भाऊ मानावा ही गोष्ट आवडली नाही यावर विश्वामित्राने रागावून त्यांना शाप दिला की दुष्टानं तुम्ही मुलेंच व्हा अशा प्रकारे जेव्हा एकोणपन्नास भाऊ मुलेंच झाले तेव्हा विश्वामित्राचा मधला मुलगा मधुच्छंद आपल्या लहान पन्नास भावासं म्हणाला की तात आपण आम्हाला जी आज्ञा कराल तिचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत असे म्हणून मधुच्छंदाने मंत्रदृष्ट्या शूनशेपाला मोठा भाऊ म्हणून स्वीकारल्याने म्हटले आम्ही सर्व तुझे लहान भाऊ आहोत जेव्हा विश्वामित्र आपल्या या आज्ञाधारक मुलांना म्हणाले तुम्ही माझे म्हणणे ऐकून माझ्या सन्मानाचे रक्षण केले म्हणून तुमच्यासारखे सुपुत्र प्राप्त होऊन मी धन्य झालो आहे मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्हाला सुद्धा सुपुत्र प्राप्त होतील हा देवरात तुमच्याच गोत्राचा आहे तुम्ही याच्या आज्ञेत राहा विश्वामित्राचे अष्टक हरिप जय क्रतुमान इत्यादी आणखीही पुत्र होते अशा प्रकारे विश्वामित्रांच्या पुत्रामुळे कौशिक गोत्रामध्ये पुष्कळसे भेद झाले आणि देवराताला मोठा भाऊ मानल्याकारणाने त्याचे प्रवरही अन्य झाले या ठिकाणी सोळावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू